श्रीराम समर्थ पंचिका अकरावी विदेहमुक्ती लक्षण श्रीराम समर्थ पंचिका अकरावी समास पहिला सप्तविध समाधान जीवनमुक्ती म्हणजे काय ते सांगितले आता विदेहमुक्ती म्हणजे काय ते यापुढील पाच समासात यथामिती सांगितले जाईल यथामती सांगितले जाईल पण एक विचार असा येतो की आचार्यादी मुनिवरांनी नाशानंतर विदेहमुक्तीची प्राप्ती होते असा विचार मांडला आहे पण प्रारब्ध क्षयानंतर विदेह कैवल्य म्हणजे विदेहमुक्ती प्राप्त होते असे प्रतिपादन करणाऱ्यांच्या प्रतिपादनात विरोध जाणवतो देह असताना विदेहमुक्ती कशी शक्य होईल पण त्यात विरोध येत नाही देह प्रारब्ध संतास विदेह कैवल्य प्राप्त होते असे त्यांना म्हणायचे आहे विवक्षा देह असतानाही निर्विकल्पत्वामुळे मुक्तीचा प्रत्यय येतो सर्व मुक्तिकोपनिषद हे विदेह विदेहमुक्तीपरच आहे अरूप वासनाक्षय म्हणजेच निर्विकल्प समाधी होय तीच विदेहमुक्ती होय असा निश्चय श्रोत्याने केला पाहिजे जो स्वानुभवाने तुर्यावस्थेस रहित तुर्यावस्थेसहित वृत्तीला ग्रासून टाकतो आणि शेवटी उन्मनीचाही त्याग करतो त्यालाच पूर्ण समाधान प्राप्त होते ज्यावेळी मनच उन्मन म्हणजे मनोलयाची अवस्था होते त्या अवस्थेला उन्मनी म्हणतात पण स्वस्वरूपाचा विचार केला तर मन उत्पन्नच होत नसते दृश्य द्रष्टेपणातच विरून जाते पुढे द्रष्टा देखील द्रष्टेपणाने शिल्लक राहत नाही त्यावेळी मीपणाचा अभिमान देखील गळून पडतो मी ब्रह्म आहे असा जो अभिमान निर्माण होतो त्याला वृत्तीच कारण असते निवृत्ती म्हणजे वृत्तीरहित अवस्था पद म्हणजे काय ते अभिन्नपणे कळले पाहिजे समर्थ रामदास स्वामींच्या रूपाने अवतार घेऊन स्वतः श्रीरामांनीच समाधानाची लक्षणे सांगितली आहेत उपाधी भेदामुळे त्यांना सात भिन्न नामे प्राप्त झाली आहेत संगत्याग निवेदन विदेहस्थिती अलिप्तपणा सहजस्थिती उन्मनी आणि विज्ञान अशी ती सात नावे होत पण ती सर्व एकरूपच आहेत याही वेगळी समाधानाची चिन्हे सांगणारी आणखी काही नामे असतील पण या सातांचीच भिन्न भिन्न लक्षणे येथे सांगतो संघ म्हणजे मीपणा तो मुक्तपणाचे बंधन आहे त्याचा त्याग केल्या वाचून त्याग कसा घडेल अहम ब्रह्मास्मी हा जो अनुभव आहे तो त्रिपुटीचा निदर्शक आहे तो अनुभव त्रिपुटी सापेक्ष आहे ती त्रिपुटी अधिष्ठानाला मागे शिल्लक ठेवून जेव्हा लय पावते दिवा आणि कापूर यांचा संयोग होताच कापूर जळतो त्याबरोबर ज्योत आणि काजळी दोन्ही नष्ट होतात मागे काहीच शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे स्वानुभव ज्ञान हे अज्ञान नष्ट करून म्हणजे जाळून शेवटी स्वतःही लय पावते त्यानंतर अनुभव विरहित अवस्थेत असणे हाच संगत्याग होय मीपणासही तूपणाही गेला मी ब्रह्म हा अनुभवही विरून गेला त्यानंतर जे निसंग उरते तेच निवेदन होय मी देह आहे की ब्रह्म हा संभ्रम सोडून देताच केवळ ब्रह्मामध्ये शांत होणे ही विधेय स्थिती होय पाण्यात कमळ भिजत नाही आकाश वायूने हलत नाही त्याप्रमाणे वृत्ती वाचून स्वतःला स्थिर करणे संपूर्ण उपाधी असूनही परिपूर्ण अलिप्तता ठेवणे हे समाधानाचे चौथे लक्षण म्हणजे अलिप्तता होय प्रारब्ध असेल त्याप्रमाणे देह व्यापार करत असेल तर त्याला तसे खुशाल करू देत पण करणे अथवा न करणे हे जेव्हा संपते त्या अवस्थेला सहज स्थिती म्हणतात मनाचा एकीकडे त्याग करून आपण चोहीकडे ओतोप्रोत भरला आहे जेथे वृत्तीसहित मन बुडून जाते त्या अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात ज्ञान संपूर्णपणे हरवल्यानंतर शेवटी अखंड परिपूर्ण उरते त्या अवस्थेला विज्ञान म्हणतात हे समाधानाचे सातवे लक्षण होय वृत्तीरहित जे समाधान ज्ञान आणि अज्ञान यांना बाजूला सरून राहते त्याला भिन्न भिन्न नावे दिली तरी ते एकच असते इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे सप्तविध समाधान प्रकारे प्रथम प्रथमसमासः श्रीराम समर्थ